कोण तुझ समसांग मज गुरुराया कैवारी सदया चरित्राकडे वळायचं नाम कसं घ्यायचं ताठ बसायचं पाठीचा कणा पृथ्वीला नव्वद अंशात आला पाहिजे असे मस्त बसा खणखणीत टाळी वाजवा वाजवू का नको वाजवू का नको घाबरायचंच नाही मस्त टाळी एक समर्थांच मर्म सांगून ठेवतो ते म्हणले जगात कशाला घाबरू नका काळजी सगळ्याची घ्या घाबरू कशाला नका एक आपल्या शरीरामध्ये विलक्षण शक्ती आहे प्रत्येकात आणि त्या शक्तीचं विस्मरण झालं म्हणून आपण याला घाबर त्याला घाबर त्याला घाबर त्याला घाबर मी ज्या पठडीतला आहे ज्यांच्याकडे शिकलो ती कराडकर पठडी त्याच्यात एक कीर्तनकार बुवा होऊन गेले आमचे त्यांचं नाव हरिभाऊ कराडकर रामभाऊ कराडकरांचे वडील म्हणजे आत्ताचे जे जगद्गुरु शंकराचार्य कोलकरवीर पीठाचे त्यांचे वडील त्यांनी सगळी जमीन आपल्या मुलांच्या नावानं केली कराडला गेले वकिलाला सांगितलं सगळी जमीन मुलांच्या नावानं करून टाका म्हणले मी आता फक्त कीर्तन करणार मला शेतीकडे लक्ष द्यायचं नाही वकिलांनी चांगला सल्ला दिला ते म्हणले अहो थोडी तरी जमीन ठेवा थोडी तरी जमीन ठेवा मुलं विचारत नाहीत म्हणले एखाद वेळेस नाही विचारलं तर पुन्हा नवीन लग्न करीन म्हणले नवीन मला विचारणारी मुलं पैदा करीन हा म्हातारा आहे कशाला घाबरायचं मस्त नाम घ्यावं जो मेरे नाम पर मै उनके काम पर असं भगवंताचं वचन आहे सगळं फेकून द्या आजूबाजूला म्हणजे पर्स वगैरे फेकू नका कुठलंही ओझ नका ठेवू खणखणी टाळी वाजवा आणि मी रामाचा आहे आणि राम माझा आहे या भावाने नाम घ्या गोंदवलेकर महाराज म्हणायचे त्याला असं वाटावं मला कोण हाक मारतय कोण हाक मारतय मला कुठून जाऊया त्याच्याकरता असं नाम घ्यावं छान नाम घ्या ही विनंती आणि टाळीसह ताट प्रश्न विसरला परत असे झाला तर ऐकता ऐकता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम स्वामीजींनी कीर्तनामध्ये असं एक वाक्य उच्चारलं की नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती पांडुरंगा याचा अर्थ तोच भगवंत सर्वत्र व्यापलेला आहे कोणता आकार त्यानं धारण केला कोणतं रूप त्यानं धारण केलं आणि त्याप्रमाणे त्याचं नाव जरी दिलं तरी वस्तू एकच आहे अंगठी म्हणा चपलाहार म्हणा आणि मंगळसूत्र म्हणा ते सोनच आहे म्हणून सगुण साक्षात्कार होतो तेव्हा सुद्धा त्या भक्ताला एकच अनुभव येतो जो रामभक्ताला रामदर्शनानं येतो तोच दत्तभक्ताला दत्त दर्शनानं येतो असं एक मोघम वाक्य कीर्तनामध्ये येऊन गेलं आणि कल्याण उद्धवानं तेवढंच धरून ठेवलं म्हणजे काय गुळ गोड आहे म्हणजे काय ज्यानं गुळ कधी खाल्लाच नाही गुळ पाहिलाच नाही गोड म्हणजे काय माहितच नाही त्याची काय व्यवस्था आणि म्हणून समर्थांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही शब्द ज्ञान आम्हाला झालं पण अपरोक्ष अनुभूती ज्याला म्हणतात ती आम्हाला द्या आणि शिष्य असा पाहिजे गुरुच्या इस्टेटीवर अधिकार सांगणारे खूप शिष्य असतात पण गुरुची खरी जी संपत्ती आहे ना ती अध्यात्म संपत्ती तिचा लोभ धरणारे फार थोडे असतात भाग्यानं ते गुरुना प्राप्त होतात कल्याण उद्धव असे शिष्य आहेत आणि दोघांनी इच्छा केली समर्थ त्यांना घेऊन मातृपुरी म्हणजे गडावरती आले रेणुका मातेचं दर्शन घेतलं रेणुका मातेने समर्थांना सूक्ष्म रूपामध्ये उपदेश केला की तू ज्या करता या दोघांना आणले ती व्यवस्था वरती दत्त मंदिराच्या इथं केलेली आहे आणि या दोघांना घेऊन दत्त मंदिराजवळ समर्थ येऊन पोहोचले इथपर्यंत आपण काल निरूपण पाहिलं होतं आख्यान ऐकलं होतं और अब आगे समर्थ येऊन पोहोचले कल्याण उद्धव काय ही मुलं माणसं आहे तो हो. पंचेचाळीसच्या दरम्यान समर्थांचं वय आहे हत्तीच गंडस्थळ असते अशी छाती काळ्याशार जटा पाठीवरती रुळतायत नाभिकमलापर्यंत दाढी उतरलेली गळ्यापासून पायापर्यंत कफनी कपाळाला नाम हातामध्ये कुबडी सारखं सरळ नाक करारी मुद्रा कुठली गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नसते स्वतः बारा वर्ष अनुष्ठान केलंय आणि त्या तपश्चर्येचा जो खार आहे तपश्चर्याचे जे तप आहे ना ते एकूण वागणुकीतच दिसतंय कठोर आहेत समर्थ लक्षात घ्या या गालात मारल्यावर या गाल पुढं करा असं रघुपती राघव म्हणणारे नव्हते समर्थ आणि या गालात मारल्यावर मग पुढं काय करायचं रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे म्हणताना समर्थाना कोड कोदंडधारी राम अभिप्रेत आहे शेळीचं दूध नाही पितते जय जय रघुवीर दोन शिष्य त्यांचे जो हो. उद्धव आणि कल्याण उद्धव कल्याणासह येती श्री रामदास मातृपुरी रामी वृत्ती रमली रामी वृत्ती रमली परिभगवती दर्शनाची आस पुरी मी रामाचा सेवक आहे म्हणजे मी कुणाला नमस्कार करणार नाही असा एककल्ली सांप्रदायिक वाद समर्थांच्या इथं नाही ते पांडुरंगाकडे जातात आणि पांडुरंगाला विचारतात नको रे असा उभारव ही पोज आत्ता कलियुगात उपयोगाची नाही येथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघ श्यामा अरे धनुष्यबाण काय झाले बुद्ध गयेला गेले आणि बुद्धांशी भांडले फार झाली अहिंसा अहिंसा म्हणले तलवार घ्यान बाहेर या म्हणले तुमच्या काळात ठीक होती अहिंसा आता अहिंसा अहिंसा म्हणणारेच फार हिंसा करतात म्हणले तुळजाभवानीकडे गेले की तुळजाभवानीशी भांडतात आई तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता मला काही नको आई जगदंबे नामा म्हणे मज तुमचे न लगे काही संत स्वतः करता मागतच नाहीत या न्यायानं समर्थ इथं येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी त्या मंदिरात खूप गर्दी होती ब्राह्मण बसले होते ब्राह्मण बसले होते जप तप रुद्राभिषेक पवमानी खूप गर्दी ब्राह्मण मंडळी आहे इतरही तीन वर्णाची सगळी माणसं चातुर्वर्ण्याची व्यवस्था पण सगळे दत्त मंदिरात बसले होते दत्त मंदिराच्या प्रभूंच्या अगदी जवळ ब्राह्मण मंडळी बसली होती विद्वान चांगले वैदिक चांगले याज्ञिक त्यात पद क्रम जटा घन असं म्हटलेले सगळे लोक बसले होते प्रत्येकासमोर चांदीचं तामन दत्ताची मूर्ती त्याच्यावरती तिवई ठेवलेली आणि अभिषेक चालू आणि सगळे पवमान म्हणतायत कुणी रुद्र म्हणतायत कुणी पुरुषसूक्त म्हणतायत मध्ये दोरी बांधलेली आता ओवळ्यातली माणसं बसली होती प्रत्येक जण दत्ताची प्रार्थना करत होतं कुणी गुरुचरित्र वाचत होतं दत्तप्रभूंची सेवा चालली आहे सगळी ही गर्दी आहे ना ती महाराजांची कृपा व्हावी याकरता अगदी शेवटी बसले होते लोक त्यांना यातलं काही येत नव्हतं पण ते चांगलं भजन करत होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थन हे दृश्य पाहिलं आणि आनंद झाला हो अरे वा मठ मंदिरात गर्दी व्हावी ती भगवंताच्या कृपे करता व्हावी असं दृश्य पाहिलं ना की गर्दी हो पाहिल्यानंतर म्हणजे दर्दी लोकांची मंदिरातली गर्दी पाहिल्यावर संतांना अतिशय आनंद होतो थिएटर मधली गर्दी पाहिल्यावर काय होतं हे बोलणार नाही थ्री इडियट बघून सगळेच इडियट झाले नाही पूर्वी रामाचा चित्रपट निघत असे पण आता रावण पूर्वी माकडं गेली होती रावण बघायला आता पण माकडं जातात रावण बघायला जय जय रघुवीर आनंद झाला समर्थना पण आता त्या सगळ्यातली मधली सुट्टी केव्हा तरी असते बघा कुठंही मुकुंदाला माहिती आहे कीर्तन प्रवचनाचा आदर करणारी ब्राह्मण मंडळी पाहिली ना की खूप आनंद होतो बघा आणि वेदाचा आदर करणारी कीर्तनकार मंडळी पाहिली की आनंद होतो नाही तर तुकोबांचा आधार घेतात कीर्तनकार मंडळी वेदाचा जो अर्थ आम्हाशीचं ठावान इथरानी वावा भार माथा हे तुकोबानी म्हणावं त्यांचा आधार घेऊन मी नाही म्हणायचं वेदात किती रुचा आहेत माहिती आहे आणि याला अनधिकार चेष्टा म्हणतात याच्या विरुद्ध ब्राह्मण मंडळींनी कथा कीर्तन प्रवचनाला यायला नको का हिंदुत्वाचा अजेंडा मिरवण मिरवणाऱ्यांनी कीर्तन प्रवचनाला यायला पाहिजे का मता करताच फक्त हिंदुत्व मिरवायचं गर्वसे कहो हम हिंदू आहे डोक्याला नाही शेंडी कळ्यात नाही जानव please prove that you are Hindu कशावरून ते हिंदू नाही म्हणले माझे आई वडील हिंदू होते अगदी नाईलाज आहे जय जय मानावच लागलं म्हणून लक्षात ठेवू दक्षिणेवरती ज्यांचं जीवन आहे त्यांनी कथा कीर्तनाचा अवमान कधी करू नका आणि कीर्तन ज्याचं जीवन आहे त्याची त्यांनी वेदांचा कधी अवमान होणार नाही याची काळजी घ्या हे परस्पर पूरक जर सांभाळलं गेलं तर समाज टिकेल मध्ये सुट्टी असते बघा पहिलं आव्हान झालं दुसऱ्या आव्हानाच्या मध्ये थोडे चहा पोहे होय की नाही हो म्हणा हो म्हणा हो म्हणा हो हो अशी काही मंडळी बाहेर आलेली समर्थनी प्रश्न विचारला म्हणलं महाराज आधी पहिल्यांदा नमस्कार केला साक्षात्कारी महापुरुष सुद्धा वेद म्हणणाऱ्यांचा सन्मान ठेवतात हे विसरू नका वेदाक्षर घडे जासी तो जाणावा पुण्यराशी अशी समर्थांची ओवी आहे सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम लांबून लांबून लांबूनच करतो नमस्कार विनंती करतोय मी आपल्याला हे कशाकरता अनुष्ठान चाललंय काही संकट आलंय का संकट आल्यावर देवाचं करावं असं तुम्हाला कुणी सांगितलं हो गोसावी बुवा कोण तुम्ही काही संकट नाही आणि तरी देवाचं नाव घेताय मग तुमचे पायच धरले पाहिजेत म्हणले आत्ता धरू नका ओवळ्यात आल्यावर द्या धरा हरकत नाही म्हणले हरकत नाही मग कशा करता करताय अनुष्ठान दत्त दत्तप्रभूंचं आम्हाला साक्षात दर्शन व्हावं याकरता आम्ही सगळी गर्दी केली आहे प्रभूने आमच्यावर कृपा करावी वा रे वा समर्थांच्या नेत्रामध्ये पाणी तरळलं आणि समर्थाने एक विनंती केली म्हटलं महाराज आपली जर परवानगी असेल तर आम्ही पण या गर्दीमध्ये मिसळू चालेल चालेल का म्हणजे तुमच्या निमित्तानं आम्हालाही दत्तप्रभूंच दर्शन होईल तुम्हा कारणे आम्हाला तुम्हा कारणे आम्हाला तुम्हा कारणे आम्हाला दर्शन भगवंताचे दर्शन भगवंताचे दर्शन भगवंताचे हो तुम्हा कारणे आम्हाला तुम्हा कारणे आम्हा घड़ेल ऐसे कारण घडेल ऐसे म्हणून थे घडेल ऐसे म्हणून थे समर्थ बसले साचे हो समर्थ बसले साचे हो समर्थ बसले साचे तुम्हा कारणे तो आमार कारणे तुम्हा कारणे तुम्हा तुमच्यामुळं आम्हाला दर्शन घडेल क्षेत्र क्षेत्रस्थ जे लोक असतात ना त्यांच्यावरती त्या देवतेची जास्तीत जास्त कृपा असते म्हणून तिथल्या लोकांना आदर द्यायचा मी पंढरपुरात राहत नाही बडवे लोक तिथं राहतात याचा सरळ अर्थ असा आहे की माझ्यापेक्षा त्यांचं पुण्य जास्त आहे पांडुरंगाच्या जवळ राहणे इतकं त्यांनी पुण्य केले म्हणून त्यांना नमस्कार संकल्पना स्वच्छच पाहिजे नमस्कार का करायचा गडावर मी नाही राहू शकत पण गडावर जे आहेत त्यांना वंदन या करता श्रीधर स्वामींच्या वरतपूरला मी नाही राहू शकत पण जे आहेत त्यांना याकरता गेल्यावर नमस्कार करायचा की तुम्ही नित्य त्या स्वामींच्या सेवेत रोज तीर्थ घेता रोज प्रसाद खाता म्हणून त्या त्या क्षेत्रस्थ लोकांना वंदन करायचं बसू इथं ते म्हणाले बसा पण मंदिराच्या बाहेर बसा पण तुम्ही ओवळ्यात आहात ही अशी छाटीन कुठले तुम्ही फकीर दिसताय कोण आहेत कोणा ठेव समर्थ म्हणले हरकत नाही दुसऱ्याने अपमान केल्यानंतर ज्याला राग येत नाही तो समाधानाकरता दुसऱ्यावर अवलंबून नाही जय जय रघुवीर समर्थ आमचे गुरुजी सांगतात प्रगती व्हावी असं वाटतं का खरंच वाटतं का पहिली गोष्ट वाईट वाटणे बंद करा जय जय रघुवीर लांब सरक तर वाईट वाटायचं काय कारण आहे मी जर माझ्या आनंदात आहे तर तो मला लांब सोड तो मला असं का म्हणला बरोबरच आहे ते म्हणला ते ज्या अर्थी तुला राग आला त्या अर्थी तुला लांबच पाहिजेस जय जय रघु तू जर चिडला नसतास तर त्याचं चुकलं होतं कळलं का असो समर्थ बाहेर बसले कुठं बसले समोरच्या बाजूला पार कट्टे अनेक औदुंबराची झाडं आजूबाजूला तळी आहेत आपण गेला असाल आजूबाजूला काही तळी आहेत तिथं तिथं समर्थ बसले समर्थ बसले की शेजारी कल्याण उद्धवही बसले फॉलोअर म्हणतात ना त्यांना गुरुच्या पाठोपाठ पावलावर पावलं अनुयायी अनुयायी म्हणजे यांचे पावलं सरळ हे पावले तिरकी ते अनुयायी नव्हे आम्ही त्यांचे शिष्य समर्थ निस्पृह लग्नात पळून गेले ना आम्ही मुलीला घेऊन पळून गेलो हे काय हे त्याला अनुयायी नाही म्हणायचं त्याला काय म्हणायचं ते उद्या बघू जय जय रघुवीर अनुयायी म्हणजे समर्थांचं काहीतरी माझ्यामध्ये आहे का भव्य रूप सुंदर दीक्षा राम नाम स्मरणे करी भिक्षा वृत्ती होईल उदासीन जेव्हा मग रामदास म्हणणे मग तेव्हा ना सुटे ना नाठवे नाठवे धनसुतालय जाया मृगजळा परिभावित काया परवधू जननी समजेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा मी रामदासी म्हणवतो आणि प्रत्यक्ष स्त्री सोडा रूपसंगम साडी नेसवलेली दुकानातली मॉडेल कोण आहे ती तुझी काकू पुढे चल रामदासी आहे ना तुले का याप्रमाणे प्रत्येक पारमार्थिक एक रामदासी म्हणून बोलतो समर्थ बसले कल्याण उद्धव बसले यांचं इकडं आज अनुष्ठान चालू आहे आणि अचानक अचानक बने फकीर प्रभु महाराज अचानक एक फकीर आला हो बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरता बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरता बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरता बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरता रे फकीर ये सब कैसे होते सफेद दाढ़ी सफेद दाढ़ी लंबी चौड़ी सफेद दाढ़ी लंबी चौड़ी सिर पे फेटा हरा सफेद दाढ़ी लंबी चौड़ी सिर पे फेंका हारा कुरान शरीफ को आगे रख कर कुरान शरीफ को आगे रख कर कर रहे मह बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरदार बने फकीर प्रभु महाराज आगे पीछे डुल रहे ला इलाह कह के आगे पीछे डुल रहे दासगनु कहे संतन का प्रभु दासन कनु कहे संतन का प्रभु फतेह करत है बने फकीर प्रभु महाराज जो संतन के जो संतन के जो संतन के फिरता अचानक या पारावरती हे तिघ बसलेले समोरच्या पारावरती एक सात फूट उंचीचा आडवा तिडवा असा जबरदस्त तब्येतीनं एक फकीर येऊन बसला हिरवी लुंगी हिरवा सगळ्या म्हणजे कफनी हिरवी डोक्याला हिरवा फेटा पांढरी शुभ्र दाढी इथं नमाज पडून पडून पडून इथं घट्टा पडलेला समोर ते व्यासपीठ असतं ना असं ते मांडलं समोर कुराण ठेवलं आणि इतक्या जोरात त्यानं बांग दिली बांगेची वेळ ठरलेली त्याची अजूनही पाळतात बरं का धर्मावर प्रेम कसं करावं मुस्लिमांकडून शिका देशावर प्रेम कसं करावं ख्रिश्चनांकडून शिका आणि कुणावरही प्रेम कसं करू नये हे हिंदूंकडून शिका बायकोवर सुद्धा प्रेम नाही कशालाच हे लग्न केलं किती मागा लागल्या होत्या ती म्हणते माझ्या पण मागं खूप लागले मजा आता म्हातारी झाल्यावर येड्यासारखे आपलं बोललं की राग येतो म्हणून कीर्तन झालं की कधी बोलत नाही जय जय रघुवीर तो समोर त्यानं मांडलं ते आज सुद्धा वेळा पाळतात हो. आपण कौतुक करतो त्यांचं आपल्यामध्ये का नाही हे संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ झाली की मुस्लिम असेल तिथं नमाज पडतो बघा आजही केवढी आदराची गोष्ट आहे आणि लक्षात घेऊ मुस्लिम ही आपल्यातलीच एक ब्रँच आहे त्यांचं गोत्र सांगू का रेकॉर्डिंग चाललंय म्हणून सांगत नाहीये त्यांचं गोत्र आहे अत्री आणि म्हणून अनेक दत्त मंदिरांचा उद्धार मुसलमान सरदारांनी केलेला आहे त्यांच्यातल्या बऱ्याचशा उर्दूतल्या प्रार्थना या दत्तमाला मंत्रासारख्या आहेत जास्त बोलत नाही हे कोणी ऐकलं एखाद्यानं म्हणजे मुस्लिमांना ऐकलं तर प्रेम करेल बरं का मुस्लिम माणसं चांगली राजकारणाने त्यांना बिघडवलं अजून पंचावन्न कोटी देऊन देऊन देऊन देऊन हा असो बिस्मिल्लाह रहमान रही नमाज पडतोय तो बांग देतोय जमती का बघा बिस्मिल्ला है रहमान रहीम अय्या का जा का नास्तईन इह दीन मुस्तफा लल्लजीना मालिक ओ बांग दिली आतल्यांचं पावमान बंद पडलं दिगंबरा अशी मस्त बांग दिली हो समर्थने क्षणभर डोळे उघडले त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले ध्यानस्थ झाले त्याचं ते समतय ना समतय त्याच्या सौभाग्यवती आल्या कोण सांगा बरं तो फकीर होता मग फकीरी फकीरिणबाई आल्या एकट्या नाही आल्या रेडा बरोबर एक जण म्हणले बुवा वेगळा आवाज काढू नका जय जय रघुवीर हा असा मस्त गले लठ्ठ रेडा होता हो दुष्काळात सापडलेला नव्हता त्या रेड्यावरती भरपूर सामग्री लादलेली पोतीच्या पोती बांधलेली वरती असे पाळणा बांधलेला त्याच्यामध्ये दोन तीन मुलं खेळत होती अशी पाणी मुलं सहा बकऱ्या मागणं आल्या त्या रेड्याच्या इथं गळ्याला अशा दोन हांड्या बांधलेल्या मोठ्या हांड्या म्हणजे गरम पाणी करायला आपण ठेवायचो ना पूर्वी तपेली आता गरम पाणीच बंद झालं म्हणजे ते हांडे बंद झाले आता सगळं वाटण्या घोटण्यापासून मिक्सर ग्राइंडरवर गेलंय ते गॅस सिलेंडरवर गेलंय सकाळी बाई उठली की ते इकडं मिक्सर लावायचा इकडं ग्राइंडर लावायचा इकडं कुकर लावायचा समोर टी व्ही लावायचा सुटत चालली मग घरात एक वस्तू आणावी लागते आ आऊ आऊच आपके घर में कौन रहता है कमर दर्द या मुंह वेगळा व्यायाम करावा लागतो घरातलं काम करत नाही म्हणून धुणं हाताने धुवा असं पिळलं ना की असे सगळे स्नायू चांगले होता तो हो. सत्य आहे कुणाचा कुणाचा तरी मोबाईल वाजला बघा ते बाई आल्या त्यांचं तोपर्यंत प्रार्थना संपलेली भगवान बहुत जोरो से भूक लगी है खाना यही पकाएंगे ऑर्डर दिली कुणी ऑर्डर दिली फकीरानी ऑर्डर दिली अंडरलाईन हा म्हणजे त्या काळात स्त्रिया स्वयंपाक करत याला पुरावा आहे की नाही बायको म्हणली मला दोन तीन वर्ष तुम्ही सगळीकडे फिरवलं तो सिंगापूरला नेलं अमेरिकेला नेलं मशनात नेलं गोव्याला नेलं सगळीकडे नेलं दोन तीन वर्षात मला नेलं नाही अशा जागेत मला आज घेऊन चला हा किचन किचनमध्ये आणलं दोन वर्षात म्हणली तू किचनमध्ये आली नाही मी स्वयंपाक करतोय स्वयंपाकाला सुरुवात हंडी ठेवली तीन दगडं मांडली लाकडं त्यामध्ये ठेवली अग्नी प्रज्वलित केला आणि धाड धाड धाड धाड ते पाणी उकळायला लागलं आजूबाजूचं पाणी आणून त्याच्यामध्ये घातलं आणि प्रश्न विचारला साईजी क्या पकाऊ मुर्गिया काटकर डालो पंचवीस मुर्ग्या होत्या मुर्ग्या म्हणजे कोंबड्या पक पक पक पक पक पक पक पक पक होईपर्यंत बघ पिसं भरभर भर बाजूला करावीत मला सांगायला वेळ लागतोय खट खट खट खट सगळं साहित्य बरोबर हे विसरलं ते विसरलं असलं नाही पटकन ते मांसाचा गोळा साधारण एका कोंबडीचा किती होईल अंदाज घ्या मी काही त्यातला नाही मी आपलं वरण भात गाऊन ते कसं सांगणार एक दोन तीन चार पंचवीस पिसं उडायला लागली आतमध्ये गेली ब्राह्मणांच्या सोहळ्यावर पिसं अरे अरे अरे अरे अरे काय सांगत होतो शामराव तुम्हाला मंदिर जरा उंच बांधा काय करून ठेवलं ते असं कसं केलं आता आली की नाही पुन्हा दुरुष्टीची वेळ त्यांच्यात भांडणं सुरू झाली पंचवीस कोंबड्या टाकल्या तरी एवढीशी हंडी पण भरली नाही साईची हंडी भरी नाही बकरी या काट कर डालो बकरी धरावी बकरी बकरा काय असेल ते धरावं भर भर भर भर बाजूला काढावं ते मांस बरोबर त्यातली हाड कबाब मी आडली नको वांग्याची भाजी आठवा आपल्याला याच्यापेक्षा काय कळणार जस्ट इमॅजिन भर भर भर भर ते सहा बकऱ्या हो, चांगल्या मस्त द्या हो, त्या हा त्या त्या टाकल्या साईजी हांडी नाही भरी ते ब्राह्मण म्हणायला लागले हांडी खाल्लं फुटली का काय पंचवीस कोंबड्या झाल्या तो पंचवीस झाल्या मोजल्या तुम्ही हो म्हणले मी मोजल्या मग तुझं लक्ष पवमानात माझं लक्ष मी तुम्ही मला मोजायला ठेवलंय अरे पवमानाची आवर्तन मोजायला ठेवलंय कोंबड्या मोजायला नव्हे बहिर्मुख व्हायला वेळ लागत नाही श्रोते हो अंतर्मुख व्हायला वेळ लागतो म्हणून सगळ्यात जास्त किंमत एकाग्रतेची आहे दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया तत्वदर्शिभिः व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायीना भगवान म्हणाले अर्जुना आधी एकाग्र बुद्धी कर आणि माझं म्हणणं ऐक रे साईजी हंडी नाही बरी फिर भैंसा काट कर डालो आता रेडा मरणं काही साधी गोष्ट नाही आहे पण त्या रेड्याच्या लक्षात यायच्या आत मारावा लागतो बरं का तो कळलं का तो कोणते नंतर सांगतो आधीच सांगितलं तर भोंडल्याचा प्रसाद फोडल्यासारखं होईल सप्पकन वार झाला कळायच्या आत कातडी बाजूला हाडू बाजूला साईजी हांडी नाही भरी ब्राह्मण म्हणले काहीतरी गौड बंगाल आहे काहीतरी गौड बंगाल आहे एवढीशी हांडी अजून नाही भरली पंचवीस कोंबड्या सहा बकऱ्या एक एवढा रेडा मोठा टाकला तरी भरली नाही क्या काट कर डालू हंडी नाही भरी बच्चे काट कर डालो हे ऐकलं आणि दत्त दत्तमूर्ती उचलल्या समोरून रस्ता होता तिकडून नाही गेले पाठीमागच्या बाजून तीन मुलांचे चट प्राण गेले त्यांचं ते कोवळं कोवळं मांस टाकताना त्या लोकांनी पाहिलं आणि पाठीमागच्या दारानं दार नव्हतंच पाठीमाग खिडकी होती त्या खिडकीला उपरणं बांधलं आणि ढेरपोटे लोक नीट सरळ चालता न येणारे पण काय कसरत केली त्या दिवशी डोंबाऱ्यासारखी वरना फर्रकन उतरले भर भर भर भर भर भर भर भर चालत सुटले पृथ्वीशी स्पर्धा करणारं पोट त्या पोटाच्या पुढं पळायला लागले पुढं पुढं पुढं पुढं पुढं पुढं पळतायत मंदिर रिकामं साई जी हंडी आप भी नहीं भरी क्या करू सब खत्म हो गया ती हंडी तिकडं मांस उकळते वांगी उकळतो ना आपण असं मांस उकळते खटखट खटखट खटखट ते शिजायला ठेवल्यासारखं त्याचा एक सुगंध त्यांच्या दृष्टीनं सुगंध आपल्या दृष्टीनं दुर्गंध तो गंध सुटलाय सगळ्या आसमंतामध्ये अरे अंदर कोई बम्मन वगैरे बैठे थे ना आए थे तब सब भाग गए ते आर एस चे होते म्हणाले जय जय रघुवीर उपयोग नाही ना उपद्रव नाही बोललं की राग येतो कार्यक्रमाला कधी नाही उपस्थित एवढं केलं की झालं कठोर बोलतो जरा डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती ना तेव्हाची प्रार्थना मनाच्या श्लोकाची होती लक्षात घ्या विषयांतर नको नंतर काढून टाकायला लागेल हे अरे सब भाग गए ये सामने तीन बैठे हैं ना कितने अच्छे लगते हैं हांडी भरेगी म्हणून आली ती ती धावत पळत आली फकीरी ती कफनी नेसलेली गुडघ्यापर्यंत अशी तो परकर असा विच वेगळ्या पद्धतीने हिरव्या रंगाचा ती धावत आली आणि समर्थांच्या इथं आली समर्थांच्या डोक्यावर आत ठेवला आता मारणार इतक्यात समर्थाने हात जोडले या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम तुमको बाद में पहिले इसको काटती हो कल्याणाजवळ आली कल्याण थोडा गावरलेला होता पण त्यांनी विचार केला यांनी केलेलंच आपण करूया या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः तुमको वाद में पहिले इसको म्हणून उद्धवाजवळ आली तो अजून गाभरलेला होता या देवी सर्व भूतेशू क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः श्लोक संपला आणि आत्तापर्यंत जे काही दाखवलं होतं ना ते सगळं अदृश्य हंडी नाही रक्ताचे थारोळ नाही ती काढलेली कातडी नाही हाड नाही काही रक्ताचं काही काही एक थेंब नाही धुवून टाकल्यासारखं पुरावे नष्ट केल्याचे है ना पुरावे नष्ट केल्याचा आरोप असं जणू काही आणि काय झालं फकीरिणबाई अदृश्य झाल्या आणि प्रत्यक्ष त्या फकीराच्या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं स्वरूप उभं राहिलं तीन शिरे सहा हात हात तीन शिरे सहा हात पुढे श्वान काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी सहा चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणावरती मस्तक ठेवलं कल्याण उद्धव या दोघांना चरणावरती घातलं दोघांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांना आठवलं श्रीरामांचं दर्शन चाफळमध्ये आपल्याला समर्थाने घडवलं होतं तोच अनुभव आपल्याला आत्ता येतोय आणि निरूपणाचे जे वर्णन ऐकलं होतं की कुणाचंही दर्शन झालं तरी अनुभव तोच एकच गोष्ट आहे हो इडली करा करा नाही तर डोसा करा पीठ एकच आहे ना हो इडली करायची असेल तर तेच जरा घट्ट असतं डोसा करताना त्यात थोडस पाणी ताक घालतो आपण आणि इडली असली ना की त्याचे ॲक्सेसरीज बदलतात इडलीला चटणी सांबार लागतं डोशाला मात्र बटाट्याची भाजी तसा राम बनून आला बनून आला ना तो की हातात धनुष्य घेऊन येतो दत्त म्हणून आला ना की त्या वेशात येतो कृष्ण म्हणून आला की तेच धनुष्य बाजूला ठेवतो आणि बासरी घेऊन उभा राहतो फक्त एक वैशिष्ट्य आहे राम सरळ उभा राहतो कृष्ण वाकडा उभा राहतो उभा सुद्धा सरळ राहत नाही भागवतात आपण ऐकलंय ते सगळं श्रोते हो कृतार्थ झाले दोघे जण श्री गुरुंनी कृपा केली ना की या जगात अशक्य काही राहत नाही हो श्री गुरुंची कृपा झाली म्हणून दोघांना असं वाटलं की त्या गुरु करता काय करू ठेविता हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी होय भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा वेणा स्वामी म्हणायच्या माझ्या श्री गुरूंच्या पायामध्ये माझ्या अंगावरची सगळीच्या सगळी साल काढली आणि त्याच्या चप्पल केल्या ना आणि श्री गुरूंच्या पायात घातल्या तरी सुद्धा कमी आहे हो इतकी त्यांची माझ्यावर कृपा आहे तुका म्हणे राम तुझा तुझ पाशी विचारून घेशी गुरुमुखे त्या गुरुजींनी कृपा केली कल्याण झालं समर्थानं विचारलं दत्तप्रभूंनी रामदासा काय पाहिजे म्हटलं ज्यांना भीती दाखवून पळवून लावलं त्यांना हे दर्शन द्या हेच द्या मला नाही हो नाही हो बरंच झालं मग शेवटी समर्थ म्हणले त्यांची योग्य कुवत आणण्याची जबाबदारी माझी म्हणून कल्याण उद्धवाला पाठवलं त्यांना घेऊन ये त्यांना पाहिल्यावर हे जोरातच पळायला लागले त्यांना वाटलं त्यांचेच हस्तक दिसत आहेत हे बरोबर आहे देवाचेच हस्तक होते हो समजावून सांगितलं समर्थ रामदासांचा परिचय दिला वरती आणलं आणि त्या सगळ्या लोकांना भगवत दर्शनाचं अधिकारी केलं त्यांनी विचारलं मगाशी दाखवलं ते रूपक काय होतं ते म्हणाले ईश्वर आणि माया असं ते स्वरूप होतं तो रेडा म्हणजे अहंकार हंडी म्हणजे नियती काळ पंचवीस कोंबड्या म्हणजे पाच पंचक विषय पंचक अंतःकरण पंचक प्राण पंचक इंद्रिय पंचक आणि पंचमहाभूत अशी पाच पंचक म्हणजे पंचवीस कोंबड्या सहा बकऱ्या म्हणजे षड रिपू आणि सत्व रजतम ही आमचीच मुलं ही सगळी दूर झाल्यानंतर भगवंताचं दर्शन होतं हे काय सोपं आहे का म्हणून नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती हे कधी शक्य आहे ऐसी दे संगती पांडुरंगा नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी दे संगती पांडुरंगा ऐसी दे संगती पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक करावे सार्थक जे चांगलं आहे ते श्री गुरुंचा निरोप म्हणून आपण ग्रहण करा एवढंच म्हणतो आणि आम्ही जातो आमूच्या गावा आमुचा राम राम घ्यावा झाले कीर्तन शेवट गोड कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम गोजे पद येथून कल्याण साम्राज्य सुख राशी अवघे उठा ओवाळा रागोबासी धर स्वामी आरती करीतो मम मानस हे चरणी अर्पुनी ओवाळिन सदया तू विश्वंभर पूर्ण सनातन तू सर्व साक्षी श्रीधरा तू सर्व साक्षी भक्तासाठी धावून येसी परब्रह्मलक्ष्मी महिमा शाकमेता महिमावर्णीभोणाशङ्कर श्रीधरा भोळाशङ्कर चिन्मय व्यापक सर्वजलाचरतु विश्वम् श्रीधर आरति करितो तुजला गुरुराय श्रीधरा तुजला गुरुराय मम मानस हे चरणि नरपुण्यो सदया भक्तांचे तू हट्ट पुरविसी भक्ती माहो श्रीधरा भक्ती माहोनी दया सागरा नाना सीधा होनी शांती सुखाची अखंड मूर्ती सद्गुरु श्रीधरा स्वामी सद्गुरु श्रीधरा भक्तावरती कृपा करुनिया हा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 राम राम सज्जन गणनी वास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये श्रमहरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये शरयूतील निवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये रामचंद्र माये माझे रामचंद्र माये वर्धापूर निवास माझे श्रीधर गुरुमाये माझे श्रीधर गुरुमाये श्रीधर गुरुमाये मासे श्रीधर गुरुमाये सज्जनगड निवास माझे रामदास माये मासे रामदास माये रामदास माये मासे रामदास स्मरण जय जय सद्गुरु समर्थ महारुद्र हनुमान श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज आर्य सनातन वैदिक हिंदू जय जय रघुवीर समर्थ